रामकृष्ण गोविंद तर अधर्माचे तीन चरण गर्व आसक्ती आणि मद यामुळं कलियुग स्थापित झालं हे त्यावेळेचं आहे बरं का सगळं आता तो गुण ते अधर्माचे गुण किती पसरलेले आहेत त्यामुळं अधर्माची ठिकाणं अधर्माचे गुण हे इतके इतके पसरलेले आहेत की काय सांगता नाही का आता आणखी एक प्रश्न आहे आणि एक गंमत सांगतो उदाहरण कलियुगावरती उपाय काय उपाय कलियुगाची कारण अजूनही आपण बघितलेली नाहीत ही तीन कारणं कलियुगाचे तीन चरण गेले ही तीन कारण ही भागवतात सांगितलेली एका ठिकाणची आहेत अधर्म पण अधर्माच्या उलट धर्म म्हणजे काय हे समजलं तर अधर्माचा निपात करता येईल हे झालं कारणावर इलाज पण कलियुग आलाच आहे ना आता मग त्याच्यावर इलाज काय तर तो इलाज म्हणजे कलिसंतरणोपनिषद नावाचं उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये नारदानी ब्रह्मदेवाला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 पाच उत्तम हॉस्पिटल आहेत ओके कॅन्सरवर इलाज करणारी पाच उत्तम हॉस्पिटल्स आहेत त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की काहीही होऊ दे तुम्ही कॅन्सर होऊ दे तुम्हाला काही काळजी करू नका मिरजेत या ऑपरेशन करा इलाज आहे असं आहे का कॅन्सरवर इलाज मिळाला आता मला कॅन्सर झाला तरी चालेल असं म्हणणं बरोबर आहे नाही अहो कारणाच्या पासाठी त्याचा प्रिव्हेन्शन हे योग्य आहे पण क्युअर करणं त्याच्या मूळ कारणाकडे जाणं अहो पोलिओ इरॅडिकेशन वरती पोलिओवरती आज इलाज असतील नसतील मला माहीत नाही परंतु पोलिओ होऊच नाहीये म्हणून भारत सरकार करोडो अब्जावधी रुपये खर्च करतं ह्याचा अर्थ काय कारणावर समूळ नाश करण्याचा इलाज केला पाहिजे आणि कलियुगाला घालवण्याचा कलियुगाचा परिणाम कमी करण्यासाठी इलाज केला पाहिजे कलियुग आलेला आहे ना मग त्याच्यावर निपात करण्यासाठी काय आहे तो ठीक आहे परंतु ती पुढची step prevention is better than cure हे प्रिव्हेन्शन नको का कलियुगाचा माझ्यावर परिणाम होऊच नाहीये म्हणून मी अधर्माप्रमाणे आचरण करू नये धर्माप्रमाणे आचरण करावं आणि त्यामुळं धर्माचं आचरण केल्यामुळं जे एक माझं मन बनत सात्विक माझ्याप्रमाणे घरातल्या लोकांचं मन बदल बदल बद, बद बनतं घरातल्या मनाप्रमाणे घराचं वातावरण बनतं घराच्या वातावरणाचा परिणाम म्हणून सोसायटीचं वातावरण बदलतं सोसायटीचं वातावरण बदललं की मिरज गावाचं वातावरण बदलतं अशा प्रकारे समाज मन बनतं हे निश्चित आहे आणि मग त्या ठिकाणी कलीचा इलाज चालत नाही तुम्हाला मी एक परत सत्य घटना उदाहरण सांगतो मी ही टीव्हीवर बातमी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेली आहे एका छोट्या गावामध्ये एका शाळेतल्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन ती जी काय त्या गावात पन्नास पाऊंडशे घर होती त्या घरांना शेणाने आपापल्या घर मालकांनी घराला शेणानी बाहेरून सारवलं त्याला सर्व घरांना एक प्रकारचाच रंग दिला एक सारखा रस्ते स्वच्छ केले पताकाने सजवलं दारापुढं दररोज सकाळी लोक रांगोळ्या घालतात ते शिक्षक एक शिक्षक त्या गावाचं सगळं वातावरण त्यांनी बदललं ही बातमी होती आता मी विचार केला मी जर त्या गावात गेलो तर नुसतं गावात जाण्याने माझं मन प्रसन्न होतं की नाही तुम्ही पण कबूल कराल होतो हे कशाचा परिणाम त्या वातावरणाचा तिथील माणसांच्या आचरणामुळं निर्माण झालेलं जे वातावरण त्याच्या परिणामाचा माझ्यावर परिणाम होतो मी काहीही खरेदी करायची नाही या वृत्तीने मॉलमध्ये जातो परंतु तिथलं वातावरण बघितल्यानंतर माझ्यावर परिणाम होतो आणि मी काहीतरी खरेदी करून बाहेर पडतो हे असं जर आहे तर मी अधर्मापासून दूर व्हायला नको का मी सुरुवात कुठून करायची मला एक वाक्य माझ्या हृदयात ठसलेलं आहे स्वामी चिन्मयानंदाने सांगितलेलं आहे आणि माझ्या अंगावर रोमांच येतात ते म्हणाले I am at the centre of this universe if I change the whole world will have to change बदललंच पाहिजे सगळ्या जगाला मी जगाच्या मध्यस्थानी आहे मी जसं वागेन, तसं जग वागेल मी धर्माप्रमाणे आचरण केलं असा त्या श्लोकाच्या म्हणण्याचा इंग्लिश वाक्य म्हणण्याचा अर्थ मी जर धर्माप्रमाणे आचरण केलं तर सगळं जग धार्मिक बनेल कलयुग पाच मिनिटात निघून जाईल ही गोष्ट अशक्यप्राय आहे कठीण आहे परंतु ही तत्वत बरोबर आहे मला अधर्माचा निष्पात केला पाहिजे आणि अधर्माचा निष्पात करायसाठी धर्माचरण केलं पाहिजे आणि ते धर्माचरण मी जर केलं तर तो खरा कलियुगावरचा इलाज ठरेल हे पक्क आणि हे या भागवताच्या पहिल्या स्कंधाच्या सोळा आणि सतरा या अध्यायाच्या आधारानं सांगतो आता तुम्ही मी आपण धर्म म्हणजे काय हे जाणतो का मूळ पदावर येतो वारंवार सांगतो मी आणि मी मला बजावतो मी तुम्हाला सांगत नाही <clears throat> भागवताचा विषय आहे धर्म बस दुसरं काही नाही भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायातल्या दुसऱ्या लोक श्लोकात धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो आणि तो सुद्धा नुसता धर्म नव्हे परमधर्म हा भागवताचा विषय आहे अठरा हजार श्लोकात भागवत धर्म सांगितलेला आहे आणि तो मी आचरण करण्यासाठी सांगितलेला आहे आणि मी जर आचरण केलं तर सुरुवात माझ्यापासून माझ्या घरातल्या लोकांपासून सोसायटीपासून समाजापासून देशापर्यंत मन बदलायला वेळ लागणार नाही वेळ लागणार नाही ह्याचा प्रसार व्हायला पाहिजे याचं महत्व सगळ्या लोकांपर्यंत पोचलं पाहिजे तर कलियुगाबद्दलचा हा अध्याय मी वाचला त्याचा काहीतरी उपयोग झाला असा अर्थ होईल आता प्रश्न येतो की धर्म म्हणजे काय जगात लढाया झाल्यात करोडो करोडो लोक मेले गेले त्याच्यावरती पण मी जर भागवताचा अभ्यासक आहे आहात की नाही तुम्ही मला माहीत नाही किती लोक प्रवचन वाचतात मी फार फार तुम्हाला कळकळीने सांगतो वाचा ऐका पुस्तक घ्या आणि चिंतन करा चिंतन करा फार वेळ लागेल फार वेळ लागेल याचा माझ्यावर परिणाम होण्यासाठी परंतु त्यासाठी भागवताचं नियोजन आहे आणि तुम्हाला मी सांगतो जवळजवळ पहिला स्कंद संपत आलेला आहे पहिल्या स्कंधाचा विषय आहे अधिकारी तुम्ही भागवताचे मी भागवत श्रवणाचा अधिकारी आहे का <coughs> मला निदान धर्माची लक्षणं तरी माहीत आहेत का रामकृष्ण गोविंद पुढच्या प्रवचनात आपण केवळ धर्माची लक्षणं बघणार आहोत रामकृष्ण गोविंद